आपण ऐकत आहात वपू काळे यांचा झोपाळा यातली पुढची कथा आहे ऐकावे जनाचे या सोसायटीत माणसांना कसं वागावं हेच कळत नाही हे माणसांचंच असं होतं असं नाही खरं तर आपल्याला माणसाकडून काय हवं आहे हे सोसायटीनं तरी कुठं ठरवलं आहे सोसायटी सॉरी समाज म्हणायला हवा इंग्रजी हटाव वगैरेसारख्या खुळसट राजकारणी दृष्टिकोनातून म्हणत नाही तर सोसायटी या शब्दामुळे तुम्हाला मर्यादित स्वरूपाची एखादी हाऊसिंग सोसायटी वाटेल म्हणून मला तशा सोसायटीबद्दल म्हणायचं नाही समाजाबद्दल बोलायचं आहे तर अशा या समाजाला सुद्धा माणसाकडून काय हवं आहे नेमकेप्रमाणे सांगता आलं आहे का गाढवावर म्हातारानं बसावं की एवढ्याशा मुलानं हा प्रश्न सोडवता सोडवता म्हाताऱ्याचं गाढवच विकण्यापूर्वी नदीत कसं बुडून मेलं ही कथा क्रमिक पुस्तकात वाचली होती ऐकावे जनाचे करावे मनाचे या सकट वाचली होती तरी आम्ही काही शिकलो का काहीही नाही मी जेव्हा बारीक होतो अंगकाठी या जोडशब्दातल्या काठीसारखा होतो तेव्हा प्रत्येकाने म्हणावं राष्ट्रात दुष्काळ असावा असं तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतं त्यानंतर मी बेसुमार जाड झालो आता तीच माणसं म्हणतात राष्ट्रातल्या अन्नटंचाईला तूच जबाबदार आहेस असं वाटतं मी बारीक होतो तेव्हाही चिंतेचा विषय होतो आणि आता तर जास्तच चिंतेचा विषय झालो आहे अनेकांनी अनेक पर्याय सुचवले मी न विचारता त्यातल्या काहींना मी म्हणालो आजपर्यंत एखादा माणूस जेवून जेवून फुटला असं मी ऐकलेलं नाही तेव्हा तोपर्यंत मी जेवणार त्यावर तो मित्र केव्हाही बोलवणं येईल तेव्हा शक्यतो घरातच राहिलेलं बरं असा चेहरा करत निघून गेला मी बारीक झालो नाही तर ही प्रत्येकाची त्याची वैयक्तिक चिंता वाटायला लागली आणि मग फक्त पालेभाज्या खा इथपासून खरं तर दोन महिने काहीच खाऊ नका इथपर्यंत मी खूप जणांची बोलणी खाल्ली खाण्याचा प्रश्न आला की तो मला मानवतोच त्यानुसार मी खाल्लेली बोलणी पण मला मानवली अनेक अनाहूत सल्ल्यांपैकी एक सल्ला त्यातल्या त्यात बरा वाटला एकाने सांगितलं वाटेल तेवढं खा पण चिक्कार चाला मग फिरायला जायचं ठरवलं पण त्यातही शाकाहारी मांसाहारी असे तटपडले जे स्वतः आयुष्यात कधी पहाटे उठले नाहीत त्या सर्वांनी फिरण्यासाठी पहाटेसारखी वेळ नाही असं सांगितलं तर जागरणं कशाशी खातात हे ज्यांच्या गावी नाही अशांनी सांगितलं झोपण्यापूर्वी दोन मैल चालून या मग कशी झोप लागते ते बघा फिरून आल्याबरोबर झोपायचं असतंच आणि सकाळी उठलं की ब्रेकफास्ट असतोच शेवटी एक दिवस निवडला रात्रीची जेवणं झाली एरवी जेवण होताच पुस्तक घेऊन पलंगावर आडवा होणं हा आवडता कार्यक्रम तो मोह होऊ नये म्हणून जेवणापूर्वी पलंगावर बेदम पसारा करून ठेवला कुरूप किंवा अस्ताव्यस्त बाईकडे जसं लक्ष जात नाही तशी पलंगाची अवस्था करून टाकली आणि एका मोहावर विजय मिळवला तरीही साथ घालणाऱ्या पलंगाकडे विश्वमित्राप्रमाणे हात वर करून मी पाठ फिरवली आणि जिना उतरलो वळून पाहिलं तर अण्णासाहेब त्यांनी थेट माझ्या पुढ्यातच गाडी उभी केली दरवाजा उघडला आणि ते म्हणाले या तळ्याकडेच ना मी तिकडेच निघालो आहे अण्णासाहेब मी फिरायला निघालो आहे गाडी फिरण्यासाठीच असते मी व्यायाम म्हणून फिरायला जातो आहे असं अहो मग स्टिअरिंगवर बसा तुम्ही माझ्या गाडीची कंडिशन सध्या एवढी भयंकर झाली आहे की गाडी चालवणं हा एक प्रचंड व्यायाम झाला आहे या अहो पण ते सगळं गाडीत बसल्यावर सांगा मी गाडीत बसलो आता बोला दौरा कुठं फिरायला का बरं रोज दोन मैल चालायला सांगितलं आहे कुणी तसं सगळेच सांगतात पण मलाही आता वजन कमी करावं असं वाटतं आहे वजन कमी करायचं कशाला समाजात आपलं वजन वाढावं एवढ्यासाठी माणसं धडपडतात आणि तुम्ही तर हां आता वहिनींची काही तक्रार असेल तर तसं समजा पाहिजे तर समाजातल्या एकाच व्यक्तीला जर आपल्या वजनाचा अण्णासाहेब अशा आवाजात हसले की क्षणभर मला मोटारीतूनच वेडावाकडा आवाज येतो असं वाटलं मी काही बोलणार तोच ते म्हणाले वजन कमी करा पोट कमी करा असं जे जे तुम्हाला सांगतात त्यांचं मुळीच ऐकू नका तुमच्या पोटाचा भार तुम्हीच वाहता ना ऑफकोर्स खाल्लेलं पचतं ना व्यवस्थित खरं तर अण्णासाहेब माझ्या पोटाची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढतेच आहे मी जेवढं खातो तेवढं पचतं हो ना मग खाते रहो ज्यांना जाड होता येत नाही त्यांना बाळसेदार माणसांचा हेवा वाटतो आता माझं पहा माझ्याकडे दोन मोटारी आहेत माझ्या पोटाचा घेर तुमच्यापेक्षा जास्त आहे मला सल्ले देणारी माणसं कमी आहेत का मलाही पाच पाच मैल फिरण्याचा आग्रह होतो का तर दोन मोटारी आहेत ना म्हणून मोटारवाल्याला चालायला लावलं हा आनंद त्यांना हवा आहे आम्ही काही वेळ गप्प होतो मग अण्णासाहेब म्हणाले माणसाचा आपल्या मनावर ताबा हवा संयम हवा काय ही गोष्ट मात्र एकदम बरोबर आता माझंच पहा ना मला पहाटे उठून फिरायला असं वाटत नाही का खरोखर पाच मैल चालत आलो तर चार घास जास्त नाही का व्हायला मिळणार मग मग काय रोज वाटतं पहाटे उठावं फिरायला जावं पण संयम असं वाटतं ना मग नाही फिरणार एक वेळ उपास करावा असं वाटतं ना नाही करणार ड्रिंक सोडाविषयी वाटतात ना मग नाही सोडणार मनावर असा ताबा हवा मी म्हणालो एक गोष्ट कबूल करतो आमचा आमच्या मनावर ताबा नाही म्हणूनच फिरण्याचा व्यायाम हवा असं वाटल्याबरोबर आम्ही फिरायला बाहेर पडलो ठीक आहे मी तुमच्या मोहाच्या आडी येत नाही मी तुम्हाला तळ्याजवळ सोडतो समोरच माझा मेकॅनिक आहे त्याच्याकडून जरा डागडुजी करून घेतो तोपर्यंत तुमच्या तळ्याला तीन फेऱ्या होतील तीन फेऱ्या कंप्लीट केल्या की अडीच मैल होतात तोपर्यंत गाडीचं काम होईल तुम्हाला घरी सोडतो की झालं तीन फेऱ्या केल्या म्हणजे अडीच मैल होतात होतात ना तळ एवढं मोठं आहे ऑफकोर्स वाटत नाही तसं आत्ताच दाखवतो असं म्हणत साहेबांनी गाडी उभी केली स्पीडोमीटरवरचा आकडा बघत ते म्हणाले इथं शेवटचा आकडा दोन आहे आता पहा साहेबांनी गाडी चालू केली आम्ही मोटारीतून तीन फेऱ्या मारल्या आत्ता पहा खरंच की अण्णासाहेबांनी पुन्हा गाडी सुरू केली मला सोडताय ना मेकॅनिकच्या दुकानाशी सोडतो मेकॅनिककडे गेलो तर नुकताच तो आमची वाट पाहून गेलेला तळ्याला फेऱ्या मारत बसलो नसतो तर तो भेटला असता मला चोरट्यासारखं वाटलं मी म्हणालो तुमचं काम जास्त नसेल तर तुम्हाला माझा मेकॅनिक दाखवतो चालेल अण्णासाहेबांनी गाडी वळवून घेत माझ्या मेकॅनिकचं नाव विचारलं मी ते सांगितलं ते म्हणाले त्या मेकॅनिकचा लौकिक एवढा चांगला नाही मी म्हणालो प्रत्येक मेकॅनिक हरामखोरच असतो तरीही आपण निवडलेल्या मेकॅनिक इतरांपेक्षा निराळा आहे असं प्रत्येकाला वाटतं शेवटी अण्णासाहेब गाडी लाभण्यापेक्षा मेकॅनिक लाभावा लागतो मी हा मेकॅनिक धरून ठेवला आहे तो मला फसवतो दुसराही फसवणारच आहे पण शंभर माणसांनी फसवत राहण्यापेक्षा एकानं सतत फसवत राहावं या माणसाला किती वेळा फसवायचं याची लाज वाटून त्याच्यात केव्हा तरी बदल होईल ही फिलॉसॉफी अगदीच वाईट नाही त्याशिवाय आणखी एक आशा आहे आमचा मेकॅनिक हरामखोर आहे असेल पण बिलंदर माणसाची एक सायकोलॉजी असते बिलंदर माणसाला दुसऱ्या बिलंदर माणसाला फसवण्यात जास्त चॅलेंज वाटतो तो फसवत असूनही मी त्याला सोडत नाही म्हटल्यावर त्याच्या हिशोबी मी एक मूर्ख बावळट माणूस असेल मला टोप्या घालण्यात मग त्याला चाम वाटणार नाही अण्णासाहेबांची गाडी आमच्या मेकॅनिकनं अर्ध्या तासात नीट करून दिली सुमारे पावणे दोन तासानंतर अण्णासाहेबांनी मला घरी सोडलं दार उघडताच बायकोनं विचारलं किती चाललात तिच्याकडे न बघता मी म्हणालो तळ्याला तीन राऊंड ती म्हणाली तुमचं सगळं असंच असतं पहिल्या दिवशी एवढं कशाला चालायचं आज एक फेरी मारायची रोज थोडं थोडं अंतर वाढवीत न्यायचं मला झोपू दे दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो कोपऱ्यावर वळलो तर कानावर हाक पाहिलं तर पारखी तुमचा फोन बिघडला आहे का बरं कशावरून पंचवीस मिनटं झाली ट्राय करतो आहे मधूनमधून फोनच्या अंगात येतं तरी बरं पाऊस तसा जोराचा नाही अरे बाबा मुंबईचे फोन ढग आले तरी बिघडतात चल काहीतरी काहीतरी नाही अनुभवाचे बोल आहेत हल्ली तर मुंबईत पावसाची सरासरी इंचात मोजत नाहीत मग दहा हजार फोन बिघडले अकरा लोकल्स कॅन्सल केल्या आणि पाच इमारती पडल्या की समजायचं तलाव भरले बरं फोन सहज ना अप्पा दिघे फार सिरियस आहेत अरे कधीची गोष्ट आत्ता एवढ्यात मला निरोप मिळाला हॉस्पिटलमध्ये आहेत का त्यांच्या घरून फोन आला ते तुम्हाला फोनवर गाठायचा प्रयत्न करतायत पण चल मग बोलवायलाच आलो होतो मी परत फिरलो खालून हाक मारली बायको गॅलरीत आली जरा गाडीच्या किल्ल्या टाक गाडीतून फिरायचा व्यायाम असेल तर मी येते नको किल्ल्या टाक फक्त आम्ही आप्पा दिघ्यांकडे निघालो तुमचं फिरणं आजही बोंबललं म्हणायचं ग्रेट तुम्हाला कोणी सांगितलं दुसरं कोण अण्णासाहेब काय म्हणाले तुमच्या मेकॅनिकची तारीफ करत होते खरं अतिशय स्विफ्ट आहे म्हणत होते रिअली रिअली आणखी तुम्ही वजन कमी करण्याचा वेडेपणा करताय म्हणत होते कमाल आहे रत्नपारखी म्हणाले माझंही तेच मत आहे काय सांगताय काय तुम्ही कमाल करताय त्यांचं असं आहे माणसानं आपला नैसर्गिक कल जिकडे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न करू नये तुमच्या शरीराची जडणघडण रचना तुम्ही जन्मल्याबरोबरच घेऊन येता तुमचं शरीर जर सुटणारं शरीर असेल तर तुम्ही काहीही करा उपयोग होणार नाही फिरण्याचा व्यायामही मानवेल नुसतं पाणी प्यायलात तर त्याचीही रबडी होईल तेव्हा खा प्या मस्त जाड व्हा एन्जॉय करा मी म्हणालो मला मुळातच फिरायला जाणं व्यायाम करणं याचा उत्साह नाही त्यात तुम्ही माझा तेजोभंग करा मी तुमचं काहीही करत नाही उलटं खाणं पिणं मजा करणं या तुमच्या कलंदर वृत्तीला पोषक असंच मी बोलतोय तुम्हाला काहीही होत नाही शरीराची टेंडन्सीच तशी आहे असं कोणी विचारलं तर सांगायचं आता आप्पा दिघे पहा त्यांचा नवल आहे मात्र नवल म्हणजे शरीर सुदाम्यासारखं वर्ष तसंच आहे आणि आहार म्हणाल तर तुमच्या डबल आहे खरा भाग्यवान आहे मी म्हटलं भाग्यवान म्हणजे जबरदस्त आहार सडकून जेवतो पण शरीर सुदाम्यासारखं त्याला टेंडन्सी म्हणतात पण त्यांना एकाएकी काय झालं हार्ट ट्रबल म्हणतात अरे एवढ्या सडपात तर खुटखुटीत माणसाला हार्ट ट्रबल तेच म्हटलं टू प्लस टू असं माणसाबद्दल गणित मांडण्यात काही अर्थ नाही आता मलाही डायटिंग करा म्हणून सांगतात मग तू काय करतोस डायटिंग करा असं डॉक्टरने सांगितलं म्हणजे मी डॉक्टर बदलतो यू आर ग्रेट एकदा तर गंमत झाली मी काय काय खावं आणि खाऊ नये याची यादी एका डॉक्टरांनी लिहून दिलं मी त्यांना विचारलं हे सगळं जेवणाच्या अगोदर खायचं की नंतर तर म्हणाले ऐवजी तेव्हा माणसानं खात राहावं अप्पा दिघेच्या घरी पळापळीचं वातावरण होतं doctor E C G machine घेऊन आले ई सी जी झाला आणि ऑलवेलचा हिरवा कंदील त्या यंत्राने दिला आप्पाला फक्त गॅसेस झाले होते अप्पा दिघेकडे मसाला दूध पिऊन मी रात्री एक वाजता घरी परतलो अवेळी घरी आल्यामुळे नंतर झोप येईना म्हणून पुस्तक वाचायला घेतलं घेतलेलं पुस्तक वाचून हातावेगळं केलं तेव्हा पहाटे पावणे पाच वाजले होते ती रात्र संपूर्ण जागरणात गेल्याने दुसऱ्या दिवशी जेवणं लवकर आटपून रात्री आठ वाजताच झोपलो नंतर माझी विचार करून वेड्यासारखी अवस्था झाली मी माझं वजन कमी करणं जरुरीचं आहे की नाही हेच मला कळेना करणं जरुरीचं आहे असंही वाटायचं आणि तशी काही खास परिस्थिती नाही असंही वाटायचं फिरायला जायचा उपक्रम तर सुरू केलाच होता तो बंद केलात तर घरातल्यांना छळायला कुरणच मिळणार होतं मग ठरवलं की वेळ बदलावी रात्री कुणी सुखानं फिरून देत नाही आणखीन एक रात्र व्यवस्थित झोप मिळाली उजाडल्याबरोबर उठलो बाहेर पडलो निग्रहानं तळ्यापर्यंत पोचलो आणि एका रिक्षावाल्यानं अडवलं साहेब जरा पत्ता सांगता का सकाळी सकाळी कसला पत्ता विचारतोस असं म्हणत मी त्याच्या हातातला पत्त्याचा कागद घेतला आणि तेवढ्यात रिक्षातून हाक आली मी पाहिलं तर वामण्या देवधर तू रामपाऱ्यात इथं रिक्षातून उतरत वामण्या म्हणाला रामपाऱ्यात कसला राजा काल संध्याकाळी गाडी इथे यायची ती अकरा तास लेट झाली मध्येच कसा काकांनी बंगला बांधलाय त्याची आज वास्तू शांत काल काकांनी स्टेशनवर गाडी पाठवली असणार बरं न्यायला येणार म्हटल्यावर मी पत्ता जास्त डिटेलमध्ये घेतला नाही अर्धा तास झाला भटकतोय चल मी दाखवतो मी वामनच्या रिक्षात बसलो रिक्षावाल्याला पत्ता सांगितला तुम्ही सकाळचे कुठे पेपर वगैरे टाकायला प्रारंभ केला काय वामनने विचारलं मॉर्निंग वॉक कशासाठी पण वजन कमी करायचं म्हणून डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत वामन म्हणाला मुंग्यांनी मेरू पर्वत तर गेला नाही ना वडवानलानं साता समुद्राला आग तर लावली नाही ना सृष्टीची उलथापालत तर झाली नाही ना मग आम्हीच का असे कमनशिबी की आमच्या परममित्राला ही दुर्बुद्धी वामण्या चावटपणा बस वामन म्हणाला चावटपणा तू करतोयस असे बाबा चालण्यासारखा व्यायाम नाही सगळं ठीक आहे पण ते कुणाला जो पहिल्यापासून करत आलाय त्याला एकदम आपल्या वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी उठायचं आणि चालत सुटायचं वामन चांगल्यासारख्या व्यायाम नाही यात शंका नाही पण आत्तापर्यंत तू तब्बत कमवलीस ती खाऊन चालून नव्हे तेव्हा हातानं कमावलेलं पायाने गमावू नकोस वामन्या बरं मॉर्निंग वॉकला जायचं ते एवढ्या पहाटे कशाला मॉर्निंग वॉकचं वैशिष्ट्य तो सबंध दिवसात केव्हाही घ्यावा काकांचं घर येईपर्यंत वामनची मंगलप्रभात चालली होती त्याने रिक्षावाल्याला पैसे देऊन परत मला माझ्या घरापर्यंत सोडायला सांगितलं बायकोनं विचारलं आज तळ्याला किती फेऱ्या गोल गोल फिरायचा कंटाळा येतो आज नवी कॉलनी झाली आहे तिथपर्यंत गेलो होतो पहाटे उठावं लागलं आणि तरीही फिरणं झालं नाही हे डबल नुकसान पुन्हा रात्र पक्की गेली बाहेर पडलो तर समोर मोटरसायकलवर अरुण नातू चला पुन्हा फिरायला जातोय व्यायाम करतोय वगैरे सांगितलं नाही ते अरुणकडून काहीतरी ऐकावे लागेल म्हणून मुक्काट त्याच्या मागे बसलो अरुण मला सरळ तळ्यावर घेऊन आला तिथं एक कुल्फीवाला उभा होता अरुण म्हणाला मी इथं रोज येतो ती कुल्फीसाठी ही कुल्फी खाल्लीत तर पारसी डेअरीच्या कुल्फीला तुम्ही स्पर्श करणार नाही मी इरेला पेटलो तीन पिस्ता कुल्फी झाल्यावर अरुणनं आंबा कुल्फी मागवली साहेब माफ करा आज आंबा नाही बनवली अरुण म्हणाला हे साहेब फार मोठे आहेत मुद्दाम तुझ्याकडे आणलं त्यांचं काय कानाला हात लावीत कुल्फीवाला म्हणाला उद्या या ह्याच वक्ताला तयार ठेवतो आंबा कुल्फीसाठी नाही तर कुल्फीवाला केवळ माझ्यासाठी आंबा कुल्फी आणणार म्हणून मी बाहेर पडलो त्याला फार वेळ वाट पाहायला लागू नये हा एकमेव हेतूने मी गाडी बाहेर काढली मी स्वतः तर आंबा कुल्फी खाल्लीच पण उरलेल्या पण उरलेली घरातल्या मंडळींसाठी सुद्धा बांधून घेतली घरातल्या मंडळींनी कुल्फीवर ताव मारला कुल्फीमुळे माझं वजन कमी करण्याचा विचार कुठल्या कुठे पळाला जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही पंचपक्वानांपासून पाणीपुरी पावभाजीपर्यंत जे निरनिराळे शोध लागत गेले ते खाणाऱ्या माणसामुळे डायटिंग करणाऱ्यांमुळे नाही फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडायचं कोपऱ्यावर अरुण नातून मला गाठायचं मोटरसायकलीवरून तळ्यावर जायचं कुल्फी खाऊन परत यायचं आणि परत आल्यावर पाय भरून आले म्हणून सकाळी ते रगडून घ्यायचे असा कार्यक्रम सुरू झाला चवीची एक नवी दिशा सापडल्यानं मनाला पालवी आणि शरीराला आणखी पाऊन फुटले पण कोणतीही चोरी लपत नाही हेच खरं फिरणं मला जास्तच मानवतंय याची इतरांना शंका होतीच पण त्यामागचं रहस्य कुणाला उलगडलं नव्हतं ऑफिसनं घोटाळा केला नसता तर ते रहस्य उघडकीला आलंही नसतं ऑफिसनं पंधरा दिवसाच्या दौऱ्यावर पाठवलं पंधरा दिवसांनी घरी आलो आणि सोळाव्या दिवशी बघतो तर दारात कुल्फीवाला काय व साहेब दहा बारा दिवस झालं आला नाही ना तुमची लई वाट बघितली मी त्याला बोंबलू नकोस म्हणून खून केली तोपर्यंत घरातली मंडळी बाहेर आली कुल्फीवाला रिकामी भांडी घेऊन परतला अण्णासाहेब रत्नपारखी अरुण नातू ही सगळी मंडळी माझ्याच घरी जमू लागली कुल्फीवाला येत राहिला वरच्या आणि खालच्या मजल्यावरची माणसं पण आलटून पालटून हातात बशा भांडी घेऊन येऊ लागली महिन्या दोन महिन्यानंतर मी सहज कुल्फीवाल्याला विचारलं तू राहतोस कुठं रे नवीवाडी हाय त्याच्या पल्ल्याड बापरे खूप लांबून येतोस आणि तेही आमच्यासाठी हां वहिनी बाय वाईस तुमच्यासाठी वाईज पोटा पाण्यासाठी आणि वाईज माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे आता तुम्हाने काय सांगावं साहेब मी आयो धंदा करतो तळ्यापाशी एका जागेवर राहून धंदा करत होतो माझं वजन लई वाढलं होतं तुमच्या तुमच्यावानी झालं होतं आता इतपावेस तो चालायला लागतं बेस व्यायाम होतो बघा आता वाडीतली समधी म्हणतात की माझं पोट लई कमी झालं या कारभारीन पण लई मजेत आहे आता चालण्यापरीस व्यायाम नाही बघा बोलता बोलता त्यांनी कुल्फीची बशी माझ्या हातात दिली अण्णासाहेब म्हणाले मूळ तत्व अबाधित राहतं चालता कोण याला महत्त्व नाही पण चालल्यानं वजन कमी होतं हे खरं की नाही मला बोलता आलं नाही तोंडात कुल्फी होती आणि नसती तरी मी गप्प बसलो असतं कारण कुणाचं ऐकायचं हे मला समजलं होतं